पंडित मुरार जगदेव अत्यंत गहिर्या चिंतेत बुडालेले होते एक प्रश्न गेले कित्येक दिवस त्यांना सतावत होता तेवढ्यात शहाजीराजे तेथे आले मुरार जगदेवांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून शहाजीराजांनी त्यांना विचारलं पंडितजी कसल्या गहिर्या चिंतेत बुडाला आहात मुरार जगदेवांनी उत्तर दिलं शहाजीराजे आम्ही उद्याच्या सोमवारी आमच्या बैठकीच्या हत्तीच्या वजना इतकं धन आणि किमती वस्तू तोलून दान करण्याचा संकल्प केलाय पण इतक्या मोठ्या अजस्र हत्तीचं वजन कसं करायचंय हा प्रश्न आम्हाला सतावतोय शहाजीराजे यावर मिश्किल असले आणि ते म्हणाले पंडितजी आपण आपल्या काटेकोरपणाबद्दल प्रसिद्ध आहात पण आपण चिंता बिलकुल न करावी आम्ही तुम्हाला तुमचा हत्ती उद्या अगदी तंतोतंत तोलून देऊ मुरार जगदेवांनी आपल्या तोंडाचा आव असला शहाजी राजांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची ख्याती त्यांनी ऐकलेली होती पण इतके दिवस आपल्याला सतावत असणाऱ्या प्रश्नाची उकल शहाजी राजे अगदी सरशी शोधतील अशी त्यांना कल्पनाच नव्हती त्यांनी विचारलं पण राजे तुम्ही एवढ्या मोठ्या अजस्र हत्तीची तुळा कशी करणार कुठून आणणार इतका मोठा तराजू यावर शहाजीराजे गालात हसले आणि ते म्हणाले पंडितजी आपण उद्या आपल्या डोळ्यांनीच बघावं सोळाशे तीसचं ते दशक होतं मुरार जगदेवांचा तळ भीमा इंद्रायणी आणि भामा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या पवित्र तीर्थ नांगरगाव येथे पडलेला होता त्या काळात भाद्रपद वद्य सोमवती अमोशेला म्हणजे बहुतेक तेवीस सप्टेंबर सोळाशे तेहतीस रोजी खग्रास सूर्यग्रहण होतं खग्रास सूर्यग्रहणानिमित्तानं मुरार जगदेवांनी नांगरगावला आपल्या बैठकीच्या हत्तीची तुळा करून त्या हत्तीच्या वजना इतकं धन आणि चोवीस प्रकारच्या किमती वस्तूंचं दान करण्याचं ठरवलं होतं मुरार जगदेवांनी या समारंभासाठी नुकतेच आदिलशाही सरदार बनलेल्या शहाजीराजांनाही आमंत्रित केलं होतं त्यावेळी मुरार जगदेव हे विजापूरच्या आदिलशाही दरबाराचे प्रमुख वजीर अर्थात प्रधानमंत्री होते पंडित मुरार जगदेव म्हणजे बादशाह नंतरची सर्वात महत्वाची आणि सर्वात ताकदवान व्यक्ती शक्ती होती अशा कर्तबगार पराक्रमी पंडित मुरार जगदेवांना मागील दोन तीन वर्षात अचानक कुठल्या तरी दुर्धर त्वचा रोगानं ग्रासून टाकलं होतं मुरार जगदेवांचं संपूर्ण जीवन कष्टमय बनून गेलं होतं शाही हकीम आणि अनेक आयुर्वेदिक उपाय त्यांच्या त्वचारोगासमोर निष्फळ ठरलेले होते वेदनांनी तडफडत असणाऱ्या मुरार जगदेवांना अखेर कोणीतरी सुचवलं की तीर्थ नांगरगाव येथे स्वामी रुद्रनाथ नावाचे कुणीतरी सिद्ध पुरुष वास्तव्यास आहेत रुद्रनाथांना औषधींचंही उत्तम ज्ञान आहे ते तुम्हाला नक्कीच गुण देतील मग मुरार जगदेव तीर्थ नांगरगाव येथे गेले होते पुण्यापासून सुमारे तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नांगरगाव इथे त्रिवेणी संगमावरती एक अतिप्राचीन शंभू महादेवाचं मंदिर संगमेश्वर होतं पहिल्यांदा राष्ट्रकूट राजांनी तिथे एक भव्य शिवमंदिर उभारलं होतं काळाच्या ओघात ते मंदिर जीर्ण झाल्यानंतर देवगिरीच्या यादव राजांनी तिथे एक अतिभव्य आणि देखणं शिवमंदिर उभारलं होतं स्वतः संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी या संगमेश्वराच्या शंभू महादेवाच्या मंदिरात तीन दिवस वास्तव्य केलं होतं देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर सुलतानांनी ह्या मंदिराची प्रचंड नासधूस केली होती आणि त्यानंतरच्या दोनशे तीनशे वर्षात तर ह्या तीर्थाची अगदी दुर्वस्था झाली होती स्वामी रुद्रनाथांनी केलेल्या उपायांमुळे मुरार जगदेवांचा त्वचारोग बरा होऊन ते एकदम स्वस्थ झाले होते मुरार जगदेवांनी स्वामी रुद्रनाथांनी आपल्याकडे काहीतरी मागणी करावी अशी विनंती केली त्यावेळी स्वामी रुद्रनाथांनी स्वतःसाठी काहीही न मागता संगमेश्वर मंदिराची पुनर्बांधणी मुरार जगदेवांनी करून द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आणि मुरार जगदेवांनी या संगमेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली होती तुळेचा सोमवती अमावस्येचा दिवस उजाडला सगळ्यांनाच शहाजीराजे एवढ्या मोठ्या अजस्र हत्तीचं वजन तंतोतंत कसं तोलणार याबद्दल उत्सुकता होती शहाजीराजांनी सगळ्यांना त्या हत्तीसोबत संगमावर नेलं नदीच्या पात्रातलं पाणी संथ गतीनं वाहत होतं काठावरच्या पाण्यात डुलत असणाऱ्या एका मोठ्या नावेवर हत्तीला मधोमध शहाजीराजांनी चढवलं हत्तीच्या वजनामुळं ती नाव जिथपर्यंत बुडाली त्या जागेवर बाहेरच्या बाजूनं पाण्याच्या पातळी समान खडून एक खून केली आणि मग शहाजीराजांनी हत्तीला त्या नौकेतून परत खाली उतरवलं नंतर सेवकांना त्या नावेत मोठे दगडधोंडे भरण्यासाठी सांगितलं जेव्हा त्या खुणे इतकी नाव बुडेपर्यंत दगडधोंडे त्या नावेत भरले गेले तेव्हा शहाजीराजांनी सेवकांना थांबण्यासाठी सांगितलं आणि शहाजीराजे म्हटले पंडितजी तुमच्या या हत्तीचं वजन ह्या नावेतल्या दगडधोंड्या इतकंच आहे राजांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेची सगळ्यांनीच मनसोक्त तारीफ केली पुरार जगदेवांनी ही तुळा केल्या दिवसापासून नांगरगावचं नाव बदलून तुळापूर असं पडलं दुर्दैवानं ह्याच तुळापूर तीर्थक्षेत्राच्या परिसरात औरंगजेबानं यानंतरच्या पंचावन्न छप्पन वर्षानंतर म्हणजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती शंभूराजेंचा अत्यंत निघृणपणे शिरच्छेद केला होता शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते ह्याच परिसरातल्या गावकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले आणि ते शिवले होते स्वामी रुद्रनाथांच्याच एका शिष्याच्या हातून शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या चितेला अग्निडाग दिला गेला होता औरंगजेबानं संगमेश्वर मंदिराची ही बरीच नासधूस केली होती या घटनेनंतर तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांची अठरा मे सतराशे सात रोजी मुघलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली त्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाला होता मुघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराणी येसुबाई आणि शाहू महाराज यांनी सर्वप्रथम तुळापूरला येऊन शंभूराजेंच्या समाधीला वंदन केलं शंभूराजे आणि कवी कलशांची समाधी बांधण्याची आज्ञा महाराणी येसुबाईंनी केली संगमेश्वर मंदिराच्या डागडूच्या कामालाही सुरुवात केली परिसरातल्या ज्या ज्या गावकऱ्यांनी शंभूराजांच्या अंतिम संस्कारास मदत केली होती त्या त्या सर्वांना मानाची पदे किताब आणि इनाम महाराणी येसुबाई आणि शाहू महाराजांनी दिले होते यानंतर सतराशे नव्वद साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला घाटांची निर्मिती केली मित्रांनो माझी आपणास अशी विनंती आहे की आपण जर खरंच शिवप्रेमी असाल तर पुण्यापासून फक्त तीस बत्तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तुळापूर वडू आणि संगमेश्वर मंदिर परिसराच्या पवित्र तीर्थस्थानाला एकदा तरी नक्कीच भेट द्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या आणि शंभू राजांच्या महान बलिदानाच्या त्या अतिपवित्र भूमीचं दर्शन घ्या संगमेश्वर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घ्या छत्रपती शंभू महाराजांच्या समाधीसमोर दोन मिनिट शांत बसून त्या पवित्र तेजाचे दोन कण आपल्यातही उतरावे अशी हृदयापासून प्रार्थना करा मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद